ससा आणि कासव कथा जी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत ही ससा कासव गोष्ट मराठी भाषेत आहे जी लहान मुलांसाठी खूप छान शिकवण देणारी आहे चला तर मग सुरू करूया ही सुंदर गोष्ट हिरवं जंगल आणि दोन मित्र एका हिरव्या गर्द जंगलात खूप सारे प्राणी राहत होते तिथं एक ससा होता तो खूप वेगवान आणि थोडासा अभिमानी होता आणि एक कासव होता हळूहळू चालणारा पण मेहनती आणि शांत स्वभावाचा दोघं नेहमी एकमेकांना भेटत पण ससा नेहमी कासवावर हसत असे तो म्हणे अरे कासवा तू इतका हळू चालतोस की मी तुझ्यापेक्षा शंभरपट वेगवान आहे कासव मात्र नेहमी हसून शांतपणे म्हणे सशा वेग महत्वाचा असतो पण सातत्य आणि संयम जास्त महत्वाचं असतं सशाचा गर्व एका सकाळी ससा जंगलात सगळ्यांसमोर म्हणाला या जंगलात माझ्याशी स्पर्धा करू शकणारा एकही प्राणी नाही मी सर्वांत वेगवान आहे हे ऐकून सगळे प्राणी शांत झाले तेव्हा कासव पुढे आला आणि म्हणाला सशा जर तुला इतकं खात्री आहे तर माझ्याशी शर्यत लावशील का ससा मोठ्याने हसला तू माझ्याशी तू माझ्या शर्यतीत भाग घेशील अरे तू पोहोचेपर्यंत मी दहा वेळा फेऱ्या मारून येईन कासव शांतपणे म्हणाला पाहूया कोण आधी पोहोचतं मी प्रयत्न नक्की करीन सगळे प्राणी आनंदाने ओरडले हो हो चला ससा आणि कासवाची शर्यत होऊ दे शर्यतीची तयारी दुसऱ्या दिवशी जंगलात मोठा उत्सव लागला माकडांनी झाडावरून झेंडे टांगले हत्तीने शिट्टी वाजवली पोपट ओरडला ससा आणि कासव गोष्ट लहान मुलांसाठी खरी होणार आहे आज ससा आणि कासवाची शर्यत आहे सगळे प्राणी त्या रस्त्यावर जमले जिथं शर्यत होणार होती एका बाजूला ससा दुसऱ्या बाजूला कासव उभे राहिले माकडाने मोठ्याने ओरडलं तयार दोन तीन सशाची झपाटलेली धाव ससा विजेच्या वेगाने पळू लागला थोड्याच वेळात तो कासवाला खूप मागे टाकून गेला मागे वळून पाहिलं तर कासव अजून सुरुवातीला होता सशाने स्वतःशी म्हटलं हा कासव तर फार हळू आहे मी थोडं विश्रांती घेऊ शकतो तरीसुद्धा मी आधीच पोचेन तो झाडाच्या सावलीत बसला काही गवत खाल्लं आणि मग डोळे मिटले थंड वाऱ्याची झुळूक लागली आणि तो गाढ झोपी गेला कासवाची चिकाटी आणि प्रयत्न दरम्यान कासव थांबला नाही त्याने प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकत पुढे जाणं सुरू ठेवलं त्याच्या चेहऱ्यावर घाम होता पण मनात एकच विचार थांबायचं नाही प्रयत्न करत राहायचं सगळे प्राणी कासवाकडे पाहत म्हणत होते चल कासवा तू करू शकतोस प्रयत्न करत रहा हीच खरी ससा आणि कासव कथा शिकवण होती प्रयत्न आणि सातत्य हेच यशाचं गमक आहे निसर्गाचं सुंदर वर्णन सूर्य आकाशात झगमगत होता पक्ष्यांचे गाणे ऐकू येत होते वाऱ्याची झुळूक झाडांच्या पानांना हलवत होती त्या सुंदर निसर्गाच्या साक्षीने कासव पुढे पुढे जात राहिला हीच खरी ससा कासव गोष्ट मराठी भाषेत आपल्याला शिकवण देणारी गोष्ट आहे की संयम आणि चिकाटीने कोणतीही गोष्ट शक्य आहे विजयाचा क्षण शेवटी कासवाने समाप्तीच्या रेषेजवळ पोहोचून पाहिलं ससा अजूनही झोपलेला कासवाने विचार केला आता थांबायचं नाही फक्त दोन पावलं उरली आहेत आणि त्याने हळूहळू चालत समाप्तीची रेषा ओलांडली सगळे प्राणी आनंदाने ओरडले कासव जिंकलं कासव जिंकलं तोपर्यंत ससा जागा झाला त्याने पाहिलं की सगळे प्राणी आनंदात नाचत आहेत आणि कासव विजेता ठरला आहे तो धावत रेषेपर्यंत पोहोचला पण उशीर झाला होता सशाला आपली चूक कळली ससा लाजला तो कासवाजवळ गेला आणि म्हणाला मला माफ कर कासवा मी तुला कमी समजलो मला वाटलं की वेग सर्व काही असतो पण आज समजलो की सातत्य आणि मेहनत यांनाच खरं महत्व आहे कासव नम्रपणे म्हणाला सशा हरलास म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस या शर्यतीने आपल्याला शिकवलं की प्रयत्न थांबवू नये हळूहळू पण सातत्याने चालणारा नेहमी जिंकतो जंगलातील आनंद त्या दिवसानंतर ससा आणि कासव चांगले मित्र झाले ते दोघं रोज एकत्र फिरत आणि लहान प्राण्यांना सांगत हीच खरी ससा कासव गोष्ट सांगून दाखवा कारण यात जीवनाचं खरं तत्व दडलं आहे त्यांनी शाळेतल्या मुलांसाठी ही गोष्ट सांगितली मुलं हसली शिकली आणि म्हणाली ही ससा आणि कासव गोष्ट मराठी शाळेसाठी खूप छान आहे ससा कासव गोष्ट धडा तिसरी चौथीसाठी ही गोष्ट शाळेच्या पुस्तकात धडा म्हणून दिली जाते कारण तिच्यातून मोठी शिकवण मिळते मुलांना ती सहज समजते आणि त्यांना मेहनत संयम आणि नम्रता शिकवते शिक्षक वर्गात विचारतात मुलांनो या गोष्टीतून काय शिकतो आणि सगळे एकमुखाने उत्तर देतात हळूहळू पण सातत्यानं चालणारा नेहमी जिंकतो कथेतून शिकवण एक वेग नव्हे तर सातत्य जिंकवते दोन अहंकार नेहमी माणसाला खाली आणतो तीन मेहनत आणि प्रयत्नांनी काहीही शक्य आहे चार नम्रता आणि संयम हे यशाचे खरे रहस्य आहे शेवटचा विचार ही ससा आणि कासव कथा आपल्याला सांगते की जीवनात वेगवान असणं महत्वाचं नाही तर प्रत्येक पाऊल धैर्याने टाकणं प्रयत्न करत राहणं आणि थांबू न देणं महत्वाचं आहे ही ससा कासव गोष्ट लहान मुलांसाठी आणि ससा कासव गोष्ट धडा तिसरी चौथीसाठी म्हणून सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे जर तुम्ही ही गोष्ट मन लावून वाचली किंवा ऐकली तर तुमच्या मनात नक्कीच एक गोष्ट कायमची बसून राहील हळूहळू पण सातत्याने चालणारा नेहमीच जिंकतो वारंवार विचारले जाणारे प्रश्न प्रश्न एक ससा आणि कासव गोष्ट मुलांना काय शिकवते उत्तर ही गोष्ट शिकवते की मेहनत चिकाटी आणि संयम नेहमी यश मिळवून देतात वेग नव्हे तर सातत्य महत्वाचं असतं प्रश्न दोन ससा आणि कासव गोष्ट कुठल्या वर्गासाठी योग्य आहे उत्तर ही गोष्ट तिसरी चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे तसेच लहान मुलांसाठी ऐकण्यासही योग्य आहे प्रश्न तीन या गोष्टीचा नैतिक अर्थ काय आहे उत्तर या गोष्टीचा नैतिक अर्थ असा की हळूहळू पण सातत्याने काम करणारा व्यक्ती शेवटी जिंकतो घाई करणाऱ्याला नेहमी यश मिळत नाही प्रश्न चार ससा आणि कासव गोष्ट कुठे वाचू शकतो उत्तर तुम्ही ही गोष्ट मराठी भाषेत शाळेच्या पुस्तकात पीडीएफमध्ये किंवा युट्यूबवर ऐकू शकता